जातो आपल्या गावा आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी तुमची आमुची हेची भेटी ये दुनिया जन्म तुटी ये दुनिया जन्म तुटी आम्ही जातो आपुल्या गावा हमसा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आका असो द्यावी करावी दया तुमच्या लागत से पाया धामी कोणी येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोल ी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण मुखी बोला तु जातु जातो जातु जातो आम्ही जातो आपल्या गावा आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम